श्रीराम समर्थ पंचिका चौदावी उपसंहार श्रीराम समर्थ पंचिका चौदावी समास पहिला संतस्तवन आता हा ग्रंथाचा कळस म्हणजे शेवट आहे शेवटचा घास गोड असावा म्हणून संतांचे स्तवन सुरू करत आहे ते स्तवन मंगलाच्या स्वरूपाचे आहे सद्गुरू म्हणजे संत होत ते भवसागरातून लिलेने तारतात तेथे भेदाची वार्ताच नाही आदी अंती सद्गुरूच आहेत साधूला लक्षणेच नसताना त्याच्या स्तुतीला वाणी कशी प्रवृत्त होते असे कोणी विचाराल तर त्यावर उत्तर असे की मायेच्या सहाय्याने त्यांची स्तुती केली तर कोणता दोष लागणार आहे माया ही सद्गुरूंचे सामर्थ्य आहे परादिवाच्या या मायेचेच अंश होत सागराचे पाणी सागरात टाकल्याने काय हानी होणार आहे संत हे बुद्धिदाते आहेत ते निजदृष्टीला प्रकाशित करतात संतांखेरीज दुसरे कोणी आप्त सुहृद या त्रिभुवनात नाहीत संत हेच वाचा आणि संत हेच वाचक होत संत वाणीचे प्रेरक आहेत अकर्ते असूनही संत हे प्राणांचे चालक आहेत संत हे साधकांसाठी विसावा होत आत्मसुखाचा ठेवा होत ते माईकांचा गुंता तोडून टाकतात संत हे वैराग्याचे घर असून ज्ञानाचे भांडार आहेत ते उपरमा म्हणजे शांतीचे आश्रयस्थान असून विश्रांतीची विश्रांती होत संत हे सहस्रकर असे सूर्य असून श्रेष्ठ ज्ञानाचा प्रकाश देतात ते उदय व अस्त यांच्या पलीकडचे असून अखंड प्रकाश देत असतात संत हे आई वडील सखे बंधू आहेत साधू सज्जन हे स्वकीय मित्र आहेत या संतान वाचून व्रते तपे विविध धारणा यांना काहीच अर्थ राहत नाही संत जीवाचा जिव्हाळा आहेत ते आनंदाचा सोहळा आहेत संत हे प्रेमाच्या मधुर मधुर रसधारा आहेत म्हणजे गळाळा आहेत त्या अमृताहूनही मधुर आहेत शांती क्षमा देशोधडी होऊन फिरत आहेत त्यांना कोठेच विश्रांती मिळत नाहीत मग त्या सासूरवाशिणी मुली जशा माहेरी येतात तशा संतांकडे विश्रांतीसाठी येतात बुद्धिपूर्वक केलेले दोष तीर्थाने पवित्र होत नाहीत व्रते तपे यांनी त्यांना शुद्धता येत नाही प्रायश्चित्तांचा उपाय त्यांना लागू होत नाही पण संतांच्याकडून मात्र अनंत जन्माच्या पापराशी एका घडीचाही वेळ न जाऊ देता तत्क्षणी नष्ट होतात प्रलयाग्नी ज्याप्रमाणे पेटलेल्या वस्त्राची एक दशी देखील राहू देत नाही त्याप्रमाणे संत पापाचा एक कणही राहू राहू देत नाहीत संतांनी ज्ञान आणि वैराग्य यांच्या सामर्थ्याने जीव इतके शुद्ध केले की शिवाचे शिव पण सुद्धा त्यापुढे ओवाळले ठर ओवा ओळे ठरले शिवाला ओळेपणा येण्याचे कारण त्याचे शिवत्व मायेच्या मळाने मलिन झाले आहे शब्दांनी जास्त काय बोलू वेदांना जे प्रकट करता येत नाही तेच संतांनी आपल्या शरणागत भक्तांना उघडे करून दाखवले आहे ज्ञानानेच काही जण पावन होतात असे जरी वेद म्हणत असले तरी संतांवाचू ज्ञानशक्ती प्रभाव दाखवू शकत नाही अतिशय मोलाची अशी एक मात्रा सर्व रोग जाळून टाकते पण परीक्षावंत वैद्य नसला तर ती व्यर्थ होऊ शकते तीर्थाच्या ठिकाणी गेल्यानंतर तेथील उपाध्यायांना टाळले तर त्या तीर्थाला जाण्यात फायदा काय त्याप्रमाणे संतांचा ज्याने अभेर केला ते ब्रह्मप्राप्तीच्या निजसुखाला मुकले असे समजावे जो संताना शरण येतो त्याच्या संदर्भात मोठा लहान असा संत विचार देखील करत नाहीत आणि त्याला केवळ आपल्या कृपा कटाक्षाने ताबडतोब पदावर बसवतात संत कृपेपुढे आईची कृपा काय माता संकटकाळी आपल्या बालकाचा वध करते देव मोठे कृपावंत असतात फक्त ते फक्त त्यांना शरण आलेल्या भक्तांसाठीच केवळ चांगले असतात शत्रूंना मोठ्या निकराने मारतात त्यांच्याजवळ समदृष्टी नसते संतांना मित्र सारखेच होत म्हणून त्यांची देवांशी तुलना करता येत नाही क्षमेबाबत संत म्हणजे पृथ्वीच वाटतात पृथ्वीला नांगर घालून फाडले किंवा पदाघाताने सर्वांनी तिला ताडण केले तरी कृपाळूपणाने सर्वांना समान फळ देते पण ती देखील जड कठीण असून कोणाला पावन करू शकत नाही तेव्हा संतांना तिची उपमा देण्याचे दोषच पदरी येतील परिसाच्या सान्निध्याने लोखंडाचे सोने होते परंतु परिस स्वतःची परिसशक्ती स्वतःकडेच ठेवतो ती तो काही लोखंडाला देत नाही पण संत शिष्याला उपदेश देऊन त्याला निश्चितपणे संतच करून टाकतात पुढे तेही मोक्षाचे दाते बनतात त्यांची परंपरा पुढे अशीच चालू राहते कामधेनू चिंतामणी कल्पतरू त्यांच्याबरोबर कल्पिलेल्या म्हणजे इच्छिलेल्या वस्तू देण्यास समर्थ असतात पण यापैकी कोणीही कल्पना न करता काही देऊ शकत नाहीत सूर्य बाह्य विश्व प्रकाशित करतो पण अंतर्गत काळोख म्हणजे तम त्याला दूर करता येत नाही म्हणून सूर्याची उपमा संतांना देता येत नाही ते ज्ञानसूरी आहेत असो संतांना कुणाचीच उपमा देता येत नाही मौनानेच त्यांच्या चरणकमलाला वेद करावे झाले गावच नाही तर शिव कुठून असणार तसे लक्षणा वाचून संतांचे स्तवन कसे करणार संत सर्व तीर्थाचे तीर्थ आहेत सर्व व्रतांचे फळ आहेत संतचरण सर्व कर्माचे क्षालन करतात साधुसंत देवांचे देव आहेत त्यांचे सामर्थ्य अगाध आहे त्यांची कृपाच होताच ते सर्व भग भवसागर कोरडा करतात स्वस्वरूपाचे मायबाप असे हे संतांचे स्वरूप आहे संत अविनाशी अखंड अमूप आहेत इति श्रीमत आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे प्रथम समासहा श्रीराम समर्थ